दुसऱ्यांवर आश्रित राहू नका इतर लोक आमच्यासारखे बनतील व आमच्या सांगण्यानुसार वागतील अशी अपेक्षा करणे हे मानसिक तणावाचे व निरर्थक भानगडीत पडण्याचे मुख्य कारण आहे यातून सुटकेचा उपाय हाच की आम्ही निमूटपणे आपले काम करीत राहावे आणि लोकांना त्यांच्या पद्धतीने वागू द्यावे कुणावर कोणतीही गोष्ट बळजबरीने लादू नये आणि प्रत्येकाला खुश ठेवण्याचा नादात आपल्या अमूल्य वेळेचा व शक्तीचा अपव्यय करू नये दुसऱ्यांनी आमचेच म्हणणे मानावे त्यानुसारच वागावे आमच्याविषयी आस्था बाळगावी आणि आम्हालाच मदत करावी अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे अशी इच्छा करणे चुकीचे तर आहेच शिवाय नुकसानदायक सुद्धा आहे इतरांवर कुठल्याही दृष्टीने आश्रित न राहणे हेच श्रेयस्कर आहे